आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओचा एकशे सात पॉइंट आठ एफ एम चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर डॉक्टर मिनल चिंगली आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहे आणि ते विशेष आयुर्वेद पंचकर्मा स्पेशलिस्ट आहे आणि आज पंचकर्मा काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि सर्वात पहिले डॉक्टर मीनल चिंगली यांच्या खूप खूप स्वागत आहे धन्यवाद <laughs> कसे डॉक्टर साहेब तुम्ही यस आम्ही एकदम छान मजेत व्यवस्थित ओके <laughs> नमस्कार डॉक्टर साहेबा आणि तुम्ही या प्रोफेशनमध्ये कसं काय आलेत ॲक्च्युली लहानपणापासूनच आमच्याकडे आयुर्वेदाची पुस्तकं वाचण्याची आवड आई आणि वडिलांना होती आणि माझे आजोबा जुने हार्ड वैद्य होते तर ते बऱ्याच अशा मोडलेल्या किंवा बिघडलेल्या ज्या केसेस असतात ॲक्सिडेंटमध्ये हार्ड मोडलेल्या ज्या असतात स्पेशली तर अशा केसेसमध्ये ते खूप छान त्यांना स्किल होतं आणि ते हा हार्ड जुळून येण्यासाठी जे नॅचरली ब बसवण्याची टेक्निक असते ती त्यांच्याकडे हातशैली होती आणि अनेक लोकांचे त्यांनी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर वृद्ध लोकांपर्यंत त्यांनी हाट बसवण्याचं अत्यंत काम सक्सेसफुली केलं होतं फक्त माणसां मनुष्यांचेच नाही परंतु जनावरांचे देखील हाट जुळवण्याचे काम ते करत होते आणि हे समाजसेवा म्हणून ते करत होते मोबदला म्हणून ते कधीही कोणाला पैसे चार्ज करत नव्हते तर मला असं वाटतं की माझ्या आजोबांचा माझ्याकडे आशीर्वाद आलेला आहे <laughs> आईची देखील माझ्या इच्छा होती की मी आयुर्वेद प्रोफेशनमध्ये जावं कारण तिने ॲडमिशन घेतल्यानंतर ती काही कारणामुळे डॉक्टर होऊ शकली नाही तर तिची ती इच्छा पूर्ण राहिल्यामुळे ती लहानपणापासून पुस्तकं मात्र मी लहान असतानापासून वाचायची आणि ते तिचं सतत वाचताना किंवा डिस्कस करताना किंवा यु उपयोग करताना बघून मला आवड निर्माण झाली होती त्याची तर म्हणून मला असं वाटतं की मी या प्रोफेशनमध्ये जाणीवपूर्वक आलेली आहे अरे वा वा फारच सुंदर तुम्ही आपला एक्सपिरियन्स शेअर केला आणि आता जसं आपण तुम्ही म्हटलं की आयुर्वेदमध्ये पंचकर्मा स्पेशलिस्ट आहे तर पंचकर्मा आयुर्वेदमध्ये याला कसं समजून घेऊया आपण आयुर्वेदामध्ये शोधन आणि शमन अशा दोन चिकित्सा पद्धती सांगितलेल्या आहेत ज्याचा बेस आहे त्रिसूत्र दोष धातू आणि मल ते या तीन तीनहींचा समतोल जेव्हा शरीरामध्ये असतो तेव्हा शरीर हे व्याधीमुक्त असतं परंतु जेव्हा यांचा असमतोल होतो तेव्हा शरीरामध्ये व्याधी तयार होतात तर त्याचा समतोल साधण्यासाठी शमन चिकित्सा म्हणजे औषधी चिकित्सा पद्धती असते की जी खूप फेमस आहे आपण घरगुती आजीचा बटवा असतो त्याच्यातनं पण वेगवेगळ्या औषधी घरगुती काढून सर्दी खोकला बाकीच्या आजारांवर बरो बरं होतो ती ती सुद्धा एक शमन चिकित्साच आहे किंवा आपण आयुर्वेद डॉक्टरकडे जाऊन एखादा औषध आयुर्वेदिक घेऊन येतो तर ही सुद्धा शमन चिकित्साच आहे त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आजार गंभीर होतो किंवा जुनाट होतो आणि तो आतमध्ये मुरायला लागतो तर अशा आजारांमध्ये शरीरामध्ये असलेल्या दोषांचा समतोल घडवण्यासाठी जे वाढलेले दोष आहेत त्यांना काढून टाकण्यासाठी पंचकर्म ही चिकित्सा पद्धती अत्यंत यशस्वी ठरते कारण शरीरामध्ये असलेले जास्त दोष हे आपण औषधी चिकित्सेने त्याला ब शरीराच्या बाहेर घालवू शकत नाही आणि त्याला समतोल आणण्यासाठी किंवा त्याचं शोधन किंवा शुद्धी करण्यासाठी पंचकर्म नावाची चिकित्सा पद्धती आयुर्वेदामध्ये जी आहे त्याला अर्धचिकित्सा अशी म्हणली जाते जी ए स्वतंत्र आणि अतिशय सक्सेसफुल पद्धतीने जुनाट आजारांवरती वापरता येते अरे वा फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केला आणि आयुर्वेदमध्ये जी पद्धत आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि असं विचारायचं म्हणजे याच्यामध्ये आयुर्वेदमध्ये कोणते रोग आहेत जे पटकन बरं होतात आणि कोणते रोग आहेत जे उशीर लागतो थोडासा टाईम लागतो त्यांना बरं व्हायला हां आयुर्वेदामध्ये म्हणजे जी पंचकर्म चिकित्सा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये पाच प्रकारचे चिकित्सा असतात तर त्याच्यामध्ये शोधन चिकित्सेमध्ये शिरोविरेचन वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण या चिकित्सा पद्धती आहेत प्रत्येक चिकित्सा पद्धतीमध्ये स्पेशली वामन आणि विरेचनामध्ये पूर्वकर्म प्रधान कर्म पश्चात कर्म असते तर ही प्रत्येक प्रोसिजर फॉलो करण्यासाठी एक तयारी करावी लागते तर त्या तयारीसाठी लागणारा वेळ मेन जे कर्म आहेत ते करण्यासाठी लागणारा वेळ आणि ते झाल्यानंतर पश्चात कर्म ज्याला आम्ही आयुर्वेदात संसर्जन क्रम म्हणतो जो स्पेशल आयुर्वेदिक डाएट असतो फॉर पंचकर्म तो फो केला जातो आणि त्याचा काळ हा ग्रंथोक्त सांगितलेला आहे त्याचा टाइम ग्रंथोक्त सांगितलेला आणि त्याचा विधी देखील ग्रंथोक्त चर्काचार्यांनी सुश्रुताचार्यांनी वाघभटाचार्यांनी हे जे आमचे ग्रंथकार आहेत जे मूलभूत सिद्धांत सांगतात त्यांनी हे विधी शास्त्रोक्त वर्णन केलेले आहेत याचं पालन करत असताना या सर्वांसाठी जो काळ लागतो तो काळ बघता जे जुनाट आजार आहेत त्यांच्यासाठी लागणारा वेळ हा साधारणपणे एक महिना ते सहा महिन्यापर्यंत लागू शकतो फार जुनाट आजार असणाऱ्या लोकांना देखील एक दोन ते तीन महिने शोधन चिकित्सा त्याच्यानंतर शमन चिकित्सा मिळून साधारण आठ नऊ महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने परिणाम दिसून येतो अरे वा तर आता आपण पंचकर्म विधी आणि ते कोणते कोणते आजारावरती काम करते याच्यावर आपण विचारू तर आता घेऊया छोटासा ब्रेक ऐकूया एक फारच सुंदर गाणं आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F आनंदी रहा आनंद लुटा धरती प्रकाश नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विशेष एपिसोडमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहे डॉक्टर मेनल चिंगली आणि त्यांच्याशी आपण बोलतो आहे पंचकर्मा आयुर्वेद स्पेशलिस्ट आहे आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये पण त्यांनी विशेष काम केलेत तर एक विचारायचं म्हणजे हल्ली जे अकोप्रेशर अकोपंचर असं म्हणतात ते अकोपंचर म्हणजे काय ॲक्युप्रे ॲक्युपंक्चर म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये मर्मदाबाची पॉईंट्स आहेत जे आपल्या बॉडीला बॅलन्स करतात जे वेगवेगळे मेरिडियन्स आहेत बॉडीमध्ये एकूण चौदा मेरिडियन्स असतात तर एक काही यिन असतात काही यांग असतात तर हे मेरिडियन जेव्हा इम्बॅलन्स होतात तेव्हा शरीरात आजार होतो तर हे सर्व मेरिडियन बॅलन्स होतात ते फाई एलिमेंट म्हणजे पाच तत्वांवरती ते बॅलन्स होतात जसं आयुर्वेदामध्ये पंचमहाभूत आहेत तसं ॲक्युपंक्चरमध्ये फाईव्ह एलिमेंट्स आहेत जे खूप साम्य त्याच्यामध्ये आहे चिकित्सा पद्धती पण बऱ्यापैकी सिमिलर आहे आयुर्वेदामध्ये असलेलं मर्मदाब चिकित्सा जे आहे किंवा मर्म स्थानं जी सांगितली आहेत तसे ॲक्युपंक्चरमध्ये ॲक्युपंक्चर पॉईंट्स सांगितलेले आहेत किंवा ॲक्युप्रेशर पॉईंट्स सांगितले आहेत तर त्याचं फंक्शन्स जवळपास सेमच असतं फक्त आयुर्वेदामध्ये आम्ही निडलिंग करत नाही त्याच्यामध्ये अग्निकर्म विद्धकर्म ह्या चिकित्सा असतात आणि ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही त्याच्यामध्ये निडलिंग करतो जेणेकरून ॲक्युपंक्चर पॉईंटमध्ये किंवा मेरिडियनच्या लोकेशनला आम्ही ते डायरेक्ट त्याचं स्टिम्युलेशन करू शकतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रो स्टिम्युलेशन पण असतं आणि हँड स्टिम्युलेशन पण असतं तर निडलिंग करतो म्हणून त्याला पंक्चर म्हणलं जातं आणि जेव्हा फक्त प्रेशर करतो तेव्हा त्याला ॲक्युप्रेशर असं म्हणलं जातं तर ही पण एक अतिशय उत्तम चिकित्सा पद्धती आहे स्पेशली खूप पॉप्युलर आहे पेनसाठी जिथे जे खूप जास्त प्रमाणामध्ये पेन असतात किंवा स्टिफनेस असतो मध्ये जे पिना वगैरे टोचतात पॉइंट वरती ते त्रास नाही होत का नाही ते अगदी अगदी बारीक असतात आणि ते बरेचसे असे पॉईंट्स असतात जे मस्क्युलर असतात त्याच्यामध्ये तर निडल लावलेली समजत पण नाही बोनच्या जवळ एक स्किल असतं ते लावण्याचं तर ते लावलेलं समजत नाही समजतही नाही तर लहान मुलांमध्ये देखील निडलिंग केलं जातं कधी कधी जे शारीरिक किंवा बाकी आजारांमध्ये मुलांमध्ये करणं गरजेचं असतं तर त्यांच्यामध्ये सुद्धा निडलिंग करता येतं प्रोव्हाइडेड की त्यामध्ये खरंच गरज असेल तर तर ॲक्युपंक्चरमध्ये देखील बऱ्याच थेरपी इन्व्हॉल्व करून एक पूर्ण त्यांनी हे बनवलेलं आहे जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे शोधन शमन चिकित्सा आहे मर्मचिकित्सा आहे अर्क अर्ककल्पना आहे अशा अनेक पद्धती एकत्रित करून ॲक्युपंक्चरमध्ये सुद्धा टी सी एम म्हणजे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन असं त्यांनी एक पूर्ण शास्त्र बनवलेलं आहे त्याच्यामध्ये cupping therapy moxibustion therapy wet cupping dry cupping असे अनेक मेथड आहेत आजकाल नवीन पॉप्युलरिटी आहे ती म्हणजे Tan balance method doctor Tong balance method या मेथड खूप पॉप्युलर आहेत स्पेशली पेन पॅरालिसिसमध्ये पार्किन्सनजम सारख्या कंडिशनमध्ये अस्थमासारख्या कंडिशनमध्ये त्याच्यानंतर इपिलिप्सी किंवा फिट्स येणाऱ्यासारख्या कंडिशन्समध्ये स्किन डिसीजमध्ये एक्सेसिव्ह हीटमुळे होणारे जे आजार आहेत त्यामध्ये त्यानंतर अनेक असे जे ॲक्यूट ॲलर्जीज आहेत किंवा डेंग्यू चिकनगुनिया मलेरियासारखे जे आहेत कंडिशन्स की ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीम प्लेटलेट लावून काउंट कमी होतो किंवा एक्स्ट्रा व्हायरल अटॅकमुळे हाय फिवर येतो अशा ॲक्यूट केसेसमध्ये सुद्धा अतिशय छान रिझल्ट दिसून येतात औषधाबरोबरच आपण हे करू शकतो म्हणजे ॲलोपॅथी ट्रीटमेंट गरजेची असेल तिथे ती द्यायलाच हवी परंतु त्याच्याबरोबरच आपण हे कंबाईन केलं तर पेशंट लवकर रिकवर होण्यासाठी मदत होते बऱ्याच मागच्या काही महिन्यांपासून ॲक्यूट केसेसमध्ये मी काम करते तर पेशंट जर इमिजिएट आला फर्स्ट फीवरमध्ये किंवा फर्स्ट सिमटममध्येच diarrhoea vomiting pain in abdomen घेऊन तर अक्षरशः पॅरासिटामॉल न देता देखील पेशंटला पूर्णपणे रिकव्हरी देता येते जर लोकांपर्यंत जोपर्यंत हे पोहोचत नाही तोपर्यंत ते स्वतः त्या चिकित्सा पद्धतीकडे वळू शकत नाही तर हा एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे की लोकांना माहिती असावं की जेव्हा आजार हा गंभीर होण्याच्या अगोदर आपण त्याच्यावरती उपाय करण्यासाठी प्रयत्न करतो तर तो योग्य दिशेने असेल तर आपल्याला हॉस्पिटलायझेशन त्याच्यानंतर मेडिकेशन हे कमी लागतात तर ॲक्युपंक्चर हे अतिशय इफेक्टिव्ह पद्धती आहे आणि बऱ्याच केसेसमध्ये त्याचे रिझल्ट्स उत्तमात उत्तम मी बघितलेले आहेत अरे वा आणि काय एक्झाम्पल्स वगैरे देता येईल का आपल्याला पॅरालायसिस पेशंटला अकोपंचरने ठीक केलेलं हां आता आम्ही ज्यांच्याकडनं शिकलो आहे जे सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जास्त केसेस ह्या हाताळायला मिळतात आमच्याकडे डायरेक्ट पॅरालिसिसच्या केसेस वगैरे तेवढ्या जास्त बघायला मिळालेल्या नाही आहेत परंतु पेन आणि पॅरालिसिसच्या ज्या पेशंट असतात म्हणजे paralysis is kind of a pain ते पॅरालिसिस पार्किन्सोनिझम इज डिफरंट तर या केसेसमध्ये बऱ्यापैकी पेशंटला रिलीफ पड लवकर मिळतो जेव्हा आपण पेन किलर देऊनही फरक पडत नाही असे पेशंट मॉर्फिनचे इंजेक्शन्स घेऊन थकून गेलेले असतात अशा केसेसमध्ये एक दोन सेटिंगमध्ये त्यांच्या पेनमध्ये सत्तर ऐंशी टक्के फरक दिसून येतो आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर विशेष एपिसोड आणि याच्यामध्ये डॉक्टर मिनल आपल्याबरोबर आहे आणि त्यांच्याशी आपण विशेष आयुर्वेद पंचकर्मा अकोप्रेंचरवरती बोलतो आहे आत्ता एक छोटासा ब्रेक नंतर परत भेटूया आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण सर्वांचं स्वागत आहे स्पेशल एपिसोडमध्ये डॉक्टर मिनल चिंगली आपलं बरोबर आहे त्यांच्याशी आपण बोलतो आहे आणि त्यांनी आपल्याला पंचकर्मा विधी आणि विधान सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी आखूपंचरवरती आपल्याला विचार दिला आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले आजार ठीक होतात मोस्टली पेनवरती आखुपंचर काम करते हे त्यांनी सांगितलं आणि खास पॅरालायसिस जे पेशंट असतात त्यांनाही खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी बघितलंही सुद्धा आहे आणि आत्ता आपण बघूया ॲलर्जीज हा एक आजकाल जसं म्हणतात ना सर्दी होत राहते नेहमी मला काही ॲलर्जी आहे ना म्हणून बाराही महिने आहे सर्दी असते म्हणे <laughs> असं काहीतरी लोक म्हणतात ॲलर्जी न नक्की काय आहे फक्त नाकातून पाणी येणं किंवा खाज येणं हेच आहे का याच्या प्रलीकडे पण काय आहे आणि ॲलर्जी हा विषय काय आहे ॲलर्जी हा एक इम्युन डिफिशियन्सी असलेला एक आजार आहे की काही लोकांमध्ये सेन्सिटिव्हिटी फक्त असते काही लोकांमध्ये ॲलर्जी रिॲक्शन्स असतात त्या सिव्हिअर असतात काही लोकांमध्ये अॅनाफायलॅक्टिक असतात म्हणजे इतके सिव्हिअर असतात की हॉस्पिटलायझेशन त्यांना मिळालं नाही तर जीव जगवण्याची शक्यता असते तर असे बरेच प्रकार असतात usually I G E mediated allergies ह्या सर्वांना माहिती आहेत की एखादं फूड खाल्ल्यानंतर किंवा एखादा रोजच्या जेवणामध्ये अस नसलेला पदार्थ खाण्यात आला कधीतरीच आणि अचानक श्वास रोखायला लागला किंवा अचानक शिंकायला लागला किंवा अचानक वॉमिटिंग व्हायला लागले तेव्हा लक्षात येते का अरे हे फूड खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो आहे म्हणजे युमि इम्युन सिस्टीम इज रिॲक्टिंग त्या सबस्टन्ससाठी तर याला ॲलर्जी असं म्हणलं जातं की जेव्हा immune system is hyper active असते किती जास्त रिॲक्ट करते काही काही अलर्जीज असतात त्या लेट रिस्पॉन्ड करतात जसं खाल्ल्यानंतर एक आठवड्याने त्रास होतो काही असतात त्या इमिजिएट रिॲक्ट करतात आणि काही असतात त्या एकदम फास्ट रिॲक्ट करतात ज्या अनफॅलेक्टिक असतात तर अलर्जी म्हणजे हा इम्युन डिफिशियन्सीचा एक आजार म्हणू शकतो आपण की ज्याच्यामध्ये brain is not recognising that food is a friendly substance तर ब्रेनचं आणि इम्युन सिस्टीमचं कम्युनिकेशन तिथे वीक झालेलं असतं त्याच्यामुळे बॉडी प्रत्येक असा पदार्थ जो आपण खाल्ल्यानंतर त्रास होतो इम्युन सिस्टीम काय करते रेकग्नाईज करत नाही आणि त्याच्यामुळं मग बॉडी रिॲक्ट करायला सुरू होते तर जो ऑर्गन शरीरामधला सर्वात वीक असतो त्या ऑर्गनवरती सर्व साधारणपणे सिमटम्स दिसून येतात म्हणजे कोणाला लहानपणापासून जर दमा असेल किंवा लंग्स वीक असतील तर अलर्गन जर जवळपास असेल किंवा खाण्यात आला तर त्याला दम लागायला लागतो किंवा त्याचा श्वास रोखायला लागतो जर कोणाला स्कि स्किनमध्ये पहिल्यापासूनच इश्यू असतील तर स्किनमध्ये हाईव्ज येणे इचिंग येणे अर्टिकेअर येणे अशा पद्धतीने लक्षणं दिसून येतात कोणाला फक्त सुप्रा इन्फ्रा ऑर्बिटल आर्टिक एरिया होतो म्हणजे फक्त डोळ्याच्या वर खाली सुचतं किंवा डोळे सुचतात तर अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या लेवलवर ॲलर्जीज आजकाल दिसून येतात आणि आजकाल हे प्रमाण खूप वाढलं आहे कारण पोल्युशन खूप आहे आणि केमिकल सेन्सिटिव्हिटीज खूप आहे प्रत्येक पदार्थ जो आपण उघडतो पॅकेटमधनं आणि तो खातो त्याच्यामध्ये काय ना काय फूड ॲडिटिव्स फूड कलरिंग या गोष्टी मिक्स केलेल्या असतात अपार्ट फ्रॉम फूड तर त्या प्रत्येक गोष्टीला आपण रिॲक्ट करतो आपण जे पाणी पितो ते सुद्धा क्लोरिनेटेड फ्लोरिनेटेड असतं परंतु फूड जे आपण खातो ते फक्त फूड नसतं तर त्याच्यात खूप जास्त ॲडिटिव्ज असल्यामुळे बॉडी केमिकल्सला सेन्सिटिव्ह होऊन जाते मग एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्हिटीज पण असतात म्हणजे पोलनच्या या या साधारणपणे जूनपासनं किंवा समर टूर सुरू होण्याच्या अगोदर पोलन अलर्जीचं एक प्रमाण खूप वाढलेलं असतं जे इंडियामध्ये पूर्वी कधी नसायचं आम्ही फक्त बाहेरच्या कंट्रीतच ऐकलं होतं की पोलन ऍलर्जी असते हे <laughs> परंतु आजकाल आपल्याकडे पण पेशंट दिसून येतात की डॉक्टर मला पोलनची ऍलर्जी होते खूप नाक गळतं आणि मला खूप त्रास होतो मायग्रेनचा त्रास होतो त्याच्यानंतर माझा घसा खूप दुखतो आणि अँटीबायोटिक्स पेन किलर आणि अँटी ॲलर्जी घेऊन पेशंट थकून गेलेले असतात त्याचे दुष्परिणाम सुरू झालेले असतात तरीसुद्धा ती ॲलर्जी बंद होण्याचं काही नाव घेत नाही तर अशा केसेसमध्ये ॲक्युपंक्चरचे खूप सुंदर रिझल्ट दिसून येतात टेस्टिंगच्या अनेक मेथड असतात की फूड ॲलर्जी आहे का अजून कुठल्या ॲलर्जी आहेत तर टेस्ट करण्याच्या मेथड्स पण आहेत की प्रिक टेस्ट असते त्याच्यानंतर ॲलग्रा म्हणून एक टेस्ट असते आय जी मेडिएटेड ॲलर्जीजच्या पण लॅब टेस्ट अवेलेबल आहेत त्या प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहेत परंतु त्या गरजेच्या असतात जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह्या हे फूड खाल्ल्यानंतर खूप जास्त ॲलर्जी होते हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण कधी कधी फक्त ॲलर्जीज क्युअर केल्याने किंवा ॲलर्जीज एलिमिनेट केल्याने जो गंभीर वाटणारा आजार आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपण त्याच्यावर वेगळीच ट्रीटमेंट करत राहतो तर हे जाणून घेणं गरजेचं असतं की ॲक्च्युली हा आजार कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला झालेला आहे आणि त्याचा समूळ नाश कसा करता येईल तर आजकाल ॲलर्जीज जेव्हा एलिमिनेट किंवा ॲलर्जीज जेव्हा आपण डायग्नोज करतो आणि जेव्हा ते सक्सेसफुली एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतो किंवा इम्युन सिस्टीम एन्हान्स करायचा प्रयत्न करतो तर बऱ्याच पेशंटमध्ये नंतर नंतर ॲलर्जी त्यांना लक्षात येतं की आता माझ्या गेल्यात किंवा आता मला त्या ॲलर्जीज होत नाही आहेत तर खूप सुंदर संयोग ॲक्युपंक्चर आणि आयुर्वेदाचा करून आणि न्यूट्रिशनचा एक संयोग करून उपचार पद्धती केली तर हे जे ॲलर्जीज कंडिशन आहेत आजकाल छोट्या बाळांमध्ये देखील नवजात शिशूंमध्ये सुद्धा आढळून येतात की लॅक्टोज इंटॉलरन्स आहे की दूध पिल्यानंतर बाळ उल उलटी करते किंवा दूध फॉर्म्युला मेल घेतल्यानंतर त्याच्या पूर्ण शरीरावर खाज सुटते हाईव्ज येत आहेत डोळे सुचतात हे अगदी नवजात म्हणजे चार पाच दिवसाच्या बाळांमध्ये सुद्धा आजकाल ॲलर्जी दिसून येतात तर आईवडिलांमध्ये असलेल्या ॲलर्जी ज्या आहेत या कधी कधी जेनेटिकली पास होतात लहान बाळांमध्ये तर जर आपल्याला माहिती असेल की एखादं कपल आपल्याकडे येत आहे की जे ऑलरेडी ॲलर्जिक आहे आणि ते पुढे कन्सिव्ह करण्यासाठी कन्सेप्शनसाठी प्रयत्न करत असेल तर आपण ते अवॉइड करण्यासाठी प्रयत्न करू शकतो तर ॲलर्जी ही एक एलिमिनेशन टेक्निक जे आम्ही वापरतो त्याच्यामध्ये न्यूट्रिशन ॲक्युपंक्चर आणि निझिओलॉजी हे एक सायन्स आहे याचा मिलाप करून एक ट्रीट चिकित्सा पद्धती केली जाते की ज्याचा खूप सक्सेसफुली वापर करता येतो नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर डॉक्टर मिनल चिंगले यांना आपण ऐकतो आहे आणि ॲलर्जीवरती अकोप्रेशर आणि आयुर्वेद पंचकर्माबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा केली त्यांनी आपला विशेष माहितीही दिला पंचकर्मा काय ॲलर्जी काय आहे आणि अको पंचर काय आहे आता एक जाता जाता मेसेज म्हणून मी आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगणार हां आत्ता जो उन्हाळा पडलेला आहे जो अतिशय कडक उन्हाळा आहे त्यामध्ये काही गोष्टी ज्या केल्यामुळे आपल्याला हीट स्ट्रोकचा त्रास होणार नाही किंवा लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घेऊ शकतो सर्वप्रथम म्हणजे सर्वांना माहितीच आहे की पाण्याचा इंटेक वाढवावा लिंबू सरबतसारखे अल्कलाईन जे ड्रिंक आहेत ते घ्यावेत कोकम सरबतसारखे अल्कलाईन ड्रिंक आहेत ते घ्यावे त्यानंतर आयुर्वेदामध्ये असं म्हणून एक हे उत्तम एक औषध मिळतं की जे सगळीकडे अवेलेबल असतं आयुर्वेदिक शॉपमध्ये. ते पाण्यात मिक्स करून दोन ते तीन वेळा घ्यावे. लहान मुलांना देखील द्यावे. त्याचप्रमाणे गोंद कतिरा म्हणजे जो डिंक असतो, जो ज्याला गोंद म्हणतात, तो स्पेशली कतिरा जो पाण्यात टाकल्यानंतर फुलतो. तो हीट स्ट्रोकपासून आपल्याला वाचवण्यासाठी खूप मदत करतो. तर तो रात्री फक्त एकच तुकडा जर भिजत ठेवला आणि सकाळी उठून जर संपूर्ण फॅमिलीने ते पाणी जर पिलं तर आपल्याला हिट स्ट्रोकपासून वाचता येतं तर उशिरासवसोबत जर आपण गोंद कतीरा पाण्यात भिजवलेला रेग्युलरली घेतला आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तरी तरी उष्णतेचा त्रास होण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्याचप्रमाणे उन्हाळ्या लागणे यासारखे आजार या दिवसांमध्ये होतात युरिन इन्फेक्शन यासारखे आजार होतात तर पुनर्नवासव गोक्षुरासव यात उत्तम औषध आहेत की जे फॅमिलीमध्ये आपण कायम वापरू शकतो उन्हाळ्यामध्ये ह्याचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे एकेरी द्रव्यामध्ये आयुर्वेदामध्ये चंदन उशीर आणि पित्त पापडा ही द्रव्य जी सांगितली आहेत ती अतिशय थंड करणारी आहेत तर ही तीनही द्रव्य पन्नास पन्नास ग्रॅम मिक्स करून घरामध्ये ठेवावी आणि जेव्हा वेळ आहे तेव्हा थंड पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याचा वापर सरबतासारखा करू शकता जेणेकरून पित्त वाढणारी किंवा उष्णता वाढणारी जे काही आजार आहेत त्यांच्यापासून पूर्णपणे आपल्याला मुक्तता मिळू शकते हे मी सांगू शकते अजून इन्फॉर्मेशन काही हवी असेल तर तुम्ही मला प्रत्यक्षात भेटू शकता धन्यवाद <laughs> खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेबा तुमचा आणि फारच सुंदर सोपा भाषेत तुम्ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा आणि परत परत आमच्या रेडिओ स्टेशनमध्ये येऊन तुम्ही असंच संवाद साधा अशी विनंती करतो धन्यवाद चला मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये मग एवढंच परत भेटूया आणि तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा